पंचरत्न हरिपाठ श्री ज्ञानदेव महाराज कृत हरिपाठाचे अभंग श्री गणेशाय नमहा देवाची या द्वारी उभा भरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेग करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी चहूपेदी जाण षटशास्त्रे कारण अठराही पुराणे हरिशी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव सम वाया दुर्गमेन गाली मना ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरि पाठ सगुण निर्गुण गुणांचे अगुण हरिविणे मत व्यर्थ जाय अव्यक्त निराकार राही जा आकार जेथुने चराचर त्यासी भजे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय भावे विणा भक्ती भक्ती विणा मुक्ती बळे विणा शक्ती बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसी वाया सायासे करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कोण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे योगयाग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी धर्म भावे वीण देव न कळे निसंदेह गुरुवीणा अनुभव कैसा कळे तपे वीणा दैवत दिदल्या वीणा प्राप्त गुजे वीणा हित कोण सांगे ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली मोक्ष मोक्षरेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी आत्मतत्वे पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्ताशी नाही जासी भक्ती ते पतित अभक्त हरिषी न भजत दैवहत अनंत वाचाळ बरळ ते बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा पूर्ण एक नांदे संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एकतत्वे नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे नामामृत गोडी वैष्णवा लादली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान त्या कैसे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मौना प्रपंचाचे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामाशी विन्मुख तो नर पापिया हरिविण धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र पै अगाध पळे बाधा भय याचे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न कर्वे अर्थ उपनिषदा तीर्थव्रत नेम भावे सिद्धी वायाची उपाधी करिसी जना भावबळे आकळे येरवी नाकळे करतळे आवळे तैसा हरी पारिया चारवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती समाधी हरीची समसुखे विण न साधेल जाण बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी वृद्धिसिद्धी अन्य निधी अवघीच उपाधी जवा त्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरी पाठ जासी कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी रामकृष्णी वाचा अनंतराशी तप पापाचे कळप पुळती पुढे हरी हरी हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान एक नाम हरी द्वैत नाम दूरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता शमाना श्रीहरी शमादमा वेरी हरी झाला सर्वागती राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठनेमा मागिलिया जन्मा मुक्त झालो हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयाशी लाधली सकळ सिद्धी सिद्धिबुद्धी धर्म पाठी आले प्रपंची निमाले संगे ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा तेणे दश दिशा आत्मा राम हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनी ठेले ज्ञान ज्ञान ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिधले माझे हाती हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीण सौजन्य नेणे कोणी त्यानरा लादले वैकुंठ जोडले सकळ ही घडले तीर्थाटण मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोच धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णे आवडी सर्व काळ नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठी योग याग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीण नेम नाही दुजा वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सारा जप जप तप कर्म हरिवीण धर्म वावगाचे श्रम व्यर्थ जाय हरी पाठी गेले ते निवांताची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियेले काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण हरी एक हरिनाम सार चिव्हा नामाची उपमा त्या देवाची कोणवाणी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी नारायण हरी चारी घरी त्यांच्या हरिविणा जन्म नरकचे अपै जाणा यमाचा पाहुणा प्राणे होय ज्ञानदेव पुषे निवृत्तीसी चाड गगनाहू निवाड नाम आहे सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती अजपा जपणे उलट प्राणाचा येथेही मनाचा निर्धार असे ज्ञानदेवा जिणे नामे विण अर्थ रामकृष्णे पंथ क्रमियेला जप तप कर्म क्रिया मधर्म, सर्वा घटी राम भावशुद्ध न सोडी हा भावो टाके रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य जाती वित्त गोत गुळशीळ मात भजका त्वरित युक्त ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण मने वैकुंठ भुवनी घर केले जाणीव नेणीव भगवंती नाही हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही तेथील प्रमाण नेणवे वेदासी ते जीव जंतुशी केवी कळे ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे दृढ दृढधरी मना हरिषी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद सी सद्गद जपे आदि नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जाशी झणी ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी धरोने श्रीहरी जपे सदा सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार नाम नाममंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णे संकल्प धरुनी राहे निज वृत्ती हे काळी माया तोडी इंद्रिया शवडी लपू नको तीर्थी व्रती भावधरी रे करुणा दया पाहुणा हरी करी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस रचिले विश्वासे नित्य पाठ करे इंद्रायणी तिरे होय अधिकारी सर्वता तो स्वत चित्त मन उल्लासे करुणा स्मरण जीवी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य संत सज्जनाने घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी तरे श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्मा राम त्याचा तोच जाणे मी तुम्हा विचार विवेक शोधावा गोविंदा माधवा याच देही देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्रदणे उगवला सूर्य जैसा ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती या नावे रूपे तुम्ही जाणा इति ज्ञानदेव हरिपाठ समाप्त